कसा वाऱ्याने भरला ढगांचा ढोल घुमू लागला बिजलीचा ताशा कसा कडकड कडाडला पाऊस फुलांचा बदशाव स्वागत आला सनईचा सूर कसा वाऱ्याने भरला ढगांचा ढोल घुमू लागला बिजलीचा ताशा कसा कडकड कडाडला पाऊस फुलांचा बदशाव स्वागत आला फुलांचा वर्षाव स्वागताला आला आला आला माझा गणराजा

दर्शनाने त्याच्या जाते सर्व दैन्य दुःख चिंतामुक्त होऊन मिळे खरे सुख त्याच्या दर्शनाने माझा जीव वेळ झाला आला आला माझा गणराजा मध्ये नाऊन भक्त झाले ओले चिंबा गणेशाच्या भजनात नाचण्यात दंग सानखोर संघ सारे उडवी तिरंगा आनंदाच्या डोही फुले आनंद रंग त्याला त्याला आला आला आला माझा गणराजा आला सनईचा सूर कसा वाऱ्याने भरला ढगांचा ढोल घुमू लागला बिजलीचा ताशा कसा कडकड कडाडला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागत